म्हणून गीतेच्या श्रवणाने पापे नाहीशी होऊन धर्माची वृद्धी होते व त्या योगाने शेवटी स्वर्गाचे राज्य उपभोगास मिळते असा जो पुरुष तो माझ्या प्राप्तीचा पहिला मुक्काम स्वर्गलोके करून तेथे वाटेल तोपर्यंत सुख भोगून नंतर मलाच येऊन मिळतो हे धनंजया अशी गीता ऐकणारच व गीतेचा पाठ करणारस फार काय सांगावे पण आनंद स्वरूपी जो मी ते मद्रूप फल गीता त्याला प्राप्त करून देते या सव या गोष्टी असू देत परंतु ज्या कारणात हे गीताशास्त्र सांगण्यास मी आरंभ केला ते तुझे काम झाले का हे पार्था मी सांगितलेले हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस ना हे धनंजया अज्ञानापासून जो तुझ्या मनामध्ये मोह उत्पन्न झाला होता तो नाहीसा झाला ना तर पांडवा सांग बरे या गीताशास्त्रातील सर्व सिद्धांत तुझ्या मनात पूर्णपणे ठसले आहेत का आम्ही जसे व ज्या रीतीने हे सिद्धांत कानांचे स्वाधीन केले तसे त्याने तुझ्या चित्ताचे स्वाधीन केले ना अथवा त्याने म्हणजे का कानाने मध्येच वाटेत पाडले किंवा तू ढकल करून झुगारून दिलेस जसे आम्ही ते सांगितले तसेच जर तुझ्या हृदयात त्यांनी पोहोचते केले तर जे मी तुला आता पुसेन ते सत्वर सांग तर तुझ्या अज्ञानापासून मागे उत्पन्न झालेला व ज्याने तुला भूल पडली तो मोह तुझ्याजवळ आता आहे किंवा नाहीसा झाला इतकेच नव्हे तर सांग बरे तुझ्या ठिकाणी पुण्य पुण्य व पाप ही काही तुला दिसतात का पार्थ निजानंद इतक्या रूपात निमग्न होऊन जाईल पण म्हणून या प्रश्नाच्या निमित्ताने देवाने भेदबुद्धीवर आणला पार्थ पूर्ण ब्रह्मरूपी झाला तर आपले पुढील कार्य साधणार नाही म्हणून श्रीकृष्णनाथाने त्याला भेददशीची मर्यादा उल्लंघू दिली नाही एरवी सर्वज्ञ जो कृष्ण त्याला आपले करणे समजले नव्हते का परंतु या कारणाकरताच त्याने अर्जुनास प्रश्न केला याप्रमाणे प्रश्न करून नाहीसे झालेले अर्जुन पण आणून अर्जुन पूर्ण दशेस आला किंवा नाही हे त्याचे मुखावरून मुखातून बोलवले <clears throat> मग पूर्णचंद्र हा क्षीराब्धीला सोडून आकाशातील तारकापुंजात सुशोभित करीत आहे असे दिसले तरी तो जसा क्षीराब्धीपासून वेगळा नाही तसा मी ब्रह्म झाला होतो हे विसरून मग सर्व जग ब्रह्मरूपी आहे हेही विसरून ब्रह्म पण आपोआप विरघळले अशा रीतीने ब्रह्माची स्मृती ठेवून वागणारा व ब्रह्माच्या विस्मृतीने ब्रह्मरूपीत असणारा तो अतिकष्टाने मी अर्जुन आहे असे समजून देहस्थितीवर येऊन उभा राहिला मग हातपाय कापावेस लागून अंगावरील उभे राहिले रोमांच दडपून घामाचे बिंदू जिरवून प्राणवायूच्या वाढण्याने डोलत असलेल्या अंगास अंगाचा टेका देऊन व कंठ सद्गतीत झाला होता तो हे सर्व विकार त्याने आत जिरवून टाकले दोन्ही नेत्रातून प्रेमाश्रुधारा चाललेल्या आवरून मग पुसून टाकल्या नाना प्रकारच्या उत्कंठाच्या भराने कंठ दाटत होता त्या उत्कंठा हृदयात दाबून व वाचा जी वितळी होती ती सावरून प्राणक्षोभ झाला होता तोही सावरला आणि श्वासोच्छ्वासाची गती विपरीत झाली होती ती पूर्ववत सावरली अर्जुन म्हणाला हे अच्युता तुमच्या प्रसादे करून माझा मोह नाहीसा झाला मला माझ्या खऱ्या स्वरूपाची आठवण झाली मी संशयरहित झालो आहे आता तुम्ही सांगाल तसे मी करेन मग अर्जुन देवास म्हणाला की तुम्ही मला मोहाची अजून आवड आहे की काय असे विचारले तर तो आपल्या कुटुंबासह ठाव ठिकाण सोडून गेला सूर्य जवळ आल्यावर डोळ्याला अंधार दृष्टीस पडतो का हे म्हणणे कोणत्या गावी शोभेल तसे हे श्रीकृष्णराया तुम्ही आमच्या डोळ्यास प्रत्यक्ष दर्शन दिल्यावर ते मोहाच्या नाशास पुरे होणार नाहीत का तशात तुम्ही आईपेक्षाही अतिप्रेमाने प्रेमाने जे कोणत्याही प्रयासाने दुसरे कोणापासून समजणार नाही ते ज्ञान विस्ताराने सांगितले आता मोह अद्याप आहे किंवा नाहीसा झाला असे तुम्ही विचारता तर तुमच्याशी एकरूपता झाल्यामुळे मी आज कृतार्थ झालो आहे मी अर्जुन आहे अशा अभिमानाने मोहात गुंतलो होतो तो तुमच्या रूपाशी ऐक पावल्यामुळे मुक्त झालो म्हणून आता पुसणे किंवा सांगणे या दोन्ही गोष्टी आपोआप नाहीशा झाल्या तुमच्या प्रसादाने आत्मबोधाची प्राप्ती झाल्यामुळे माझा मोह समोर नाहीसा झाला आता ज्या द्वैतामुळे क्रिया करणे अथवा न करणे हे भाव उत्पन्न होत होते ते द्वैत मी जाणत नसून या जगतात तुम्हाशिवाय दुसरे काही जाणत नाही याविषयी माझ्या ठिकाणी संशय बिलकुल राहिला नाही तर खरोखर जेथे कर्म उरत नाही ती ब्रह्मस्थिती मी पावलो आहे तुमच्या योगाने मला माझे स्वरूप प्राप्त होऊन माझे कर्तव्य समोर नाहीसे झाले परंतु हे प्रभू तुमच्या आज्ञेशिवाय मला काहीही दुसरे करायचे नाही कारण जे दृश्य प्राप्त झाले असता दृश्य भावाचा नाश होतो जे द्वैत गुरु शिष्य भाव नाहीसा करते जे एक असून सर्व देश व्यापून टाकते ज्याचा संबंध झाला असता सर्व बंधनही सेवतात ज्याच्या आशेने आशा कुंठित होते व ज्याची भेट झाली असता सर्वत्र आत्मस्वरूपच दिसते ते तुम्ही माझी सद्गुरू मूर्ती आहात की जे एकटेपणापासून सहाय्य करते व जिच्यावरून अद्वैताचा बोध ओवाळून टाकावा आणि जे आपणच ब्रह्म होऊन चांगले व वाईट कर्म नाहीसे करता आणि मग ज्याची निस्सीम सेवा करावी गंगा समुद्राची सेवा करायस गेली असता समुद्राची व तिची गाठ पडल्यावर ती समुद्र स्वरूपच झाली त्याप्रमाणे ज्याने आपल्या भक्तांना आत्मपदाचा आपला शेलका वाट वाटा दिला ते तुम्ही श्रीकृष्णा भेदरहित वय सेवा करण्यास योग्य असे मासे सद्गुरू आहात म्हणून हाच ब्रह्ममय होण्याचा माझ्यावर आपला उपकार आहे असे समजा जे तुमच्या व माझ्या एकरूपतेच्या आड भेदाचे प्रतिबंधक कवाड होते ते तुम्ही नाहीसे करून उत्तम अशी सेवा सुखाची जोड करून दिली तर सर्व देवांचे राजे जे तुम्ही ते मला जी आज्ञा कराल ती मी पाळीन फार काय वाटेल त्याविषयी मला आज्ञा करा हे अर्जुनाचे भाषण ऐकून देव सुखाने अतिहर्ष पाहून प्रेमाने नाचू लागले आणि म्हणाले की या विश्वरूप फळाला मला अर्जुन हे एकच फळ उत्तर मिळाले पूर्ण कलेने युक्त असा आपला मुलगा तो चंद्र त्याला पाहून क्षीरसागर मर्यादा विसरत नाही का असे संवादरूपी बहुल्यावर हृदयस्थ खुणेने श्रीकृष्ण भगवान व अर्जुन या दोघांचे लग्न लागलेले पाहून संजय तल्लीन झाला अशा रीतीने प्रेमाचा गहीवर आल्यामुळे संजय धृतराष्ट्र राजास म्हणाला की हे राजन केवढे आपले दोघांचे नशीब थोर आहे की श्री व्यासाने आपले अशा समयास रक्षण केले आज पहा की तुम्हाला व्यावहारिक दृष्टीही नसून ज्ञानदृष्टी आपल्या सहज प्राप्त झाली आणि रथ चालवण्याकरता व त्यांच्या घोड्याची परीक्षा करण्याकरता मला ठेवलेले असून मला कृष्ण अर्जुन यांचा संवाद ऐकण्याचा प्रसंग आला युद्धाचा घोर प्रसंग सुरू असून दोन्ही पक्षाकडील योद्धे आपणच होऊन जय व अपजय कोणाचाही झाला तरी तो आपलाच होय एवढ्या संकटसमय केवढा महान अनुग्रह की ज्याच्या योगाने ब्रह्मानंदाचा उघड उघड उपभोग घ्यावा सापडतो हे संजयाचे भाषण ऐकून दगडावर चंद्राचे किरण पडले तरी जसा त्याला पाझर फुटत नाही तसा धृतराष्ट्र राजा स्वस्थ बसून त्याचे मनास काढीत काही द्रव आला नाही अशी राजाची स्थिती पाहून संजयाने त्याच्याशी भाषण करण्याचे टाकले परंतु तो सुखाचे भराने वेडाहून बोलू लागला हर्षाच्या भराने भुलून गेल्यामुळे धृतराष्ट्राशी संजयाने भाषण केले एरवी तो ते ऐकण्याची राजाची योग्यता नाही असे तो जाणत होता संजय म्हणाला हे धृतराष्ट्र राजा याप्रमाणे वासुदेवाचा आणि परमश्रेष्ठ अर्जुनाचा अद्भुत व रोमांच उत्पन्न करणारा असा हा संवाद मी ऐकला मग म्हणाला की हे धृतराष्ट्र राजा तुझा पुतण्या जो अर्जुन तो असे बोलल्यावर श्रीकृष्णास परम आनंद झाला राजा पूर्व समुद्र व पश्चिम समुद्र ही नावे मात्र वेगळी आहेत परंतु उदकाचे दृष्टीने ते जसे एकच आहेत तसे श्रीकृष्ण व अर्जुन हे देहाच्या दृष्टीने भिन्न आहेत परंतु त्यांच्या झालेल्या भाषणात तो भेद उरला नाही दोन आरसे स्वच्छ करून समोरासमोर ठेवल्यावर जसे एकमेकात एकमेकांचे रूप दिसते तसा देवासह अर्जुन देव आपले स्वरूपात पाहू लागले व अर्जुनासह देव अर्जुन आपले स्वरूपात पाहू लागला तो देवांचा देव हा भक्ता करता विचार करून आपल्या स्वरूपाकडे पाहू लागला तो त्यात भक्तांचेही स्वरूप दिसू लागले द्वैत भाव मुळीच उरला नाही म्हणून श्रीकृष्ण भगवान व अर्जुन ऐक्याचे भरात निमग्न झाले आता दोघांमधील भेद जर नाहीसा झाला तर दोघांचे प्रश्न व उत्तरे होणार नाहीत व तोच जर भेद नाहीसा होणार नाही तर संवादाचे सुख कुठून मिळणार असे द्वैतपणाचे भाषण चालले असता ते द्वैत नाहीसे झाले ते श्रीकृष्ण भगवान व अर्जुन यांचे भाषण मी ऐकले दोन आरसे स्वच्छ समोरासमोर ठेवले असता कोण कोणाला पाहतो याची कल्पना कशी करावी अथवा दिव्यासमोर दुसरा दिवा ठेवला असता कोणता प्रकाशक व कोणता प्रकाश्य ज्यावर उजेड पडायचं ती वस्तू हे कोणी जाणावे किंवा सूर्यासमोर दुसरा सूर्य उगवला असता अमुक प्रकाशक व अमुक प्रकाश्य असे कोण म्हणेल श्रीकृष्ण व अर्जुन हे संवादाच्या भरात इतक्या ऐक्यास पावले की त्याचा विचार करू लागले असता जो जागते जागे बंद राहतो दोन नद्यांचे प्रवाह मिळत असता त्या दोहोस बाजूस करण्याकरता मीठ मध्ये ठेवले तर त्या मिठास एक एक क्षणात जसे पाणीच व्हावे लागते तसे श्रीकृष्ण व अर्जुन यांचे जे भाषण झाले ते ध्यानात धरताना माझी स्थिती तशीच झाली इतके संजय भाषण करीत आहे तो अष्टसात्विक भावाने त्याचा संजयपणा हिरावून नेला अंगावर जो जो रोमांच उभे राहिले तो तो सुरकत्या पडल्या शब्दपणा येऊन घाम फुट सुटून त्याहीपेक्षा कंप विशेष वाढला अद्वय अद्वयानंदाच्या भराने दृष्टी ब्रह्मानंदमय होऊन प्रेमाश्रू वाहू लागले जणू काय ते अश्रू नसून ब्रह्मानंदाला पाझरच सुटले आहेत त्याचे पोटात काही एक मावेन असे होऊन कंठ दाटून आला व श्वासोश्वासामुळे तोंडातून शब्द बाहेर पडेना फार काय अष्टसात्विक भावाने संजयाची अतिशय बोबडी वळली आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवाद सुखाचा संजय हा चव्हाटाच झाला त्या सुखाची अशी जात आहे की त्याच्या योगाने आपोआप शांती उत्पन्न होते म्हणून संजय पुढे सहज देहभानावर आला श्री व्यासांच्या प्रसादाने योगेश्वर व सथा अर्जुनाला ज्ञानयोग सांगणाऱ्या श्रीकृष्णापासून हे अति गुह्य ज्ञान मी प्रत्यक्ष ऐकले तेव्हा संजयचे आनंदाचे भरते कमी झाल्यावर तो असे म्हणाला की उपनिषदा नाही जे गुह्य ठाऊक नाही ते श्री व्यासांच्या प्रसादाने मला ऐकण्यास मिळाले ते गुह्य ऐकल्याबरोबर ब्रह्मभावाची मिठी पडून मी व तू या भावासह वर्तमान सृष्टी बुडून गेली हे सर्व योग मार्ग ज्या ठिकाणी येऊन मिळतात असा जो श्रीकृष्ण भगवान त्याचे वाक्य श्री व्यासांचे कृपेने मला अस्वस्थ झाले अहो अर्जुनाच्या निमित्ताने श्रीकृष्ण भगवान आपणच अर्जुन रूप होऊन आपल्यालाच उद्देशून बोलले हे बोलणे ऐकण्यास माझे कान योग्य झाले तर श्रीगुरूंच्या अद्भुत सामर्थ्याचे काय वर्णन करावे हे राजा केशवार्जुन केशवार्जुनाच्या या पुण्यकारक व अद्भुत संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला पुन्हा पुन्हा आनंद होतो संजय धृतराष्ट्र राजास इतके बोलून पुन्हा विस्मय पावला व त्याचा संजयपणाचा आठव मोडला जशी रत्नाचे प्रभाव घटकेत चमकते व घटकेत बंद पडते हिमालय पर्वतावरील सरोवरातील पाणी चंद्रोदय होताच गोठून ती स्फटिक म्हणण्यासारखी दिसतात व तीच सूर्योदय झाला म्हणजे विरघळून पूर्ववत पाणी होते तसा संजय देहभानावर आल्यावर श्रीकृष्णार्जुनाचे संवादाची त्याचे चित्तात आठवण होण्याबरोबर विस्मय होय आणि हे राजा त्या श्रीकृष्णाच्या अत्यद्भुत विश्वरूपाचे वारंवार स्मरण होऊन मला मोठा विस्मय होतो आणि पुन्हा पुन्हा मला आनंद होतो मग त्या आनंदाचे भरात उभा राहून संजय धृतराष्ट्रास म्हणाला की हे राजा श्रीहरीचे विश्वरूप पाहून देखील तुला आनंद न होता तू स्वस्थ का बसलास जे विश्वरूप न पाहताही दिसते जे नाही म्हटले तरी ज्याचे अस्तित्व बुडत नाही व विसरू म्हटले तरी आठवते ते चुकवता कसे येईल या आनंदाचा पूर जो आला तो पाहून काय चमत्कार आहे असे म्हणण्याला देखील अवकाश उरला नाही त्या आनंदाचा महापूर माझेपणाचा आठवही घेऊन जात आहे या प्रकारे करून श्री कृष्णार्जुन संवादरूपी संगमात त्याने स्नान करून अहंतेला तिलांजली दिली तिचा संबंध तोडला त्या अनिवार आनंदात मोठा श्वासोश्वास टाकून सद्गदित कंठ होऊन वारंवार हे कृष्णा हे कृष्णा असे संजय म्हणू लागला ही संजयची अवस्था पाहून त्यातील एकाही गोष्टीचा गंध धृतराष्ट्र राजाच्या ठिकाणी नव्हता म्हणून त्या आनंदाची कल्पनाही राजास येणार इतक्यात झालेला जो सुखाचा लाभ तो आपल्या ठिकाणी दाबून संजय देहभनावर आला त्यावेळेस धृतराष्ट्र राजा म्हणतो संजया माझा वेळ जावा म्हणून तुला इथे व्यासाने बसवले असून ती गोष्ट न करता हा तू काय प्रकार मांडलायस त्या व्यासमुनीने तुला कोणत्या उद्देशाने बसवले आणि इथे ही भलती भाषणे काय बोलतोस रानटी मनुष्यास एखादे मोठे महालात नेल्यावर त्याला जशा दाही दिशा उदास दिसतात किंवा उजाडले म्हणजे जशी निशा रात्र होते ज्याला ज्या गोष्टीचा अनुभव नाही त्यांनी ती गोष्ट भयंकर मानणे हे योग्यच आहे म्हणून चांगल्या गोष्टीस वाईट गोष्ट म्हणणे हेही योग्यच आहे मग धृतराष्ट्र राजा म्हणाला की हल्ली जो कलह उत्पन्न झाला आहे त्यामध्ये शेवटी बा संजया कोणाला जय मिळेल एवढी बहुत करून आमची अशी मनोदेवता धावते की दुर्योधनाचाच प्रताप सर्वदा जास्ती आहे आणि पांडवांचे मानाने पाहिले असता आमचे सैन्यही दीढीने जास्त आहे म्हणून खरोखर दुर्योधनालाच जय मिळेल आम्हाला तर असे वाटते तुला कसे काय वाटत असेल ते असो परंतु संजया तुझे भाकीत काय आहे ते आम्हाला सांग जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण आणि धनुर्धारी पार्थ आहे तिकडे लक्ष्मी विजय ऐश्वर आणि निश्चल नीती ह्या गोष्टी असायच्याच असे माझे मत आहे हे राजाचे भाषण ऐकून संजय म्हणाला की तुम्हा दोघांपैकी कोणाला जय येईल हे मला सांगत नाही परंतु जेथे आयुष्य आहे तेथे जगणे हे खास आहे चंद्र जेथे तांदणे चंद्र तेथे तांदणे शंकर तेथे पार्वती संत तेथे ज्ञान या गोष्टी निश्चित असायच्याच राजा तेथे सैन्य सौजन्य तेथे सोयीरिक अग्नी तेथे दाहक तेथे सामर्थ्य दया तेथे धर्म धर्म तेथे सुखाचे स्थान व जेथे सुख आहे तेथे पुरुषोत्तम या गोष्टी असायच्याच वसंत तेथे वन वन तेथे फुले आणि फुलांचे ठिकाणी भ्रमणांचे समुदाय गुरु तेथे ज्ञान ज्ञानाचे ठिकाणी आत्मानुभव आणि आत्मानुभव झाल्यावर समाधान हे असायचेच भाग्य तेथे उल्हास फार काय सांगावे जेथे सूर्य आहे तेथे प्रकाश हा असायचाच त्याप्रमाणे चार पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष ज्याच्या योगाने सनाथ झाले आहेत तो श्रीकृष्ण भगवान जेथे आहे तेथे लक्ष्मी असायचीच आणि आपल्या पतीसह त्याजवळ जगदंब आहे त्याच्याजवळ जगदंबेच्या दासी अष्टसिद्धी ह्या असणार नाही का विजय स्वरूप जो श्रीकृष्ण तो ज्या पक्षाकडे स्वतः उभा राहिलेला आहे तिकडेच जय असायचा जो अर्जुन विजय नावाने प्रख्यात आहे आणि विजय स्वरूप श्रीकृष्ण भगवान हा लक्ष्मीसह जिकडे आहे तिकडे जय खास ठेवला आहे ज्या भक्ताला श्रीकृष्ण भगवान व लक्ष्मी हे बाप श्रीकृष्ण भगवान व लक्ष्मी ही बाप आणि आई आहेत त्याच्या देशातील झाडाने कल्पतरूची बरोबरी का न करावी तेथील सर्व दगड चिंतामणी का न होतील व तेथील जमिनी सुवर्णाच्या का न होतील त्याच्या गावच्या नद्या अमृताने का न वाहतील यात नवलते काय राजा याचा तूच विचार कर त्याच्या तोंडून निघणारे शब्द त्यांना सुखाने वेदवाक्य म्हणता येईल देह असताना ते सच्चिदानंद स्वरूप का न होतील म्हणून स्वर्ग व मोक्ष दोन्ही पदे ज्याच्या सत्तेत आहेत असा श्रीकृष्ण भगवान व कमला ही ज्याला बाप व आई प्राप्त झाली आहेत म्हणून ज्या पक्षाकडे लक्ष्मीपती श्रीकृष्ण भगवान उभे आहेत तिकडे स्वयमेव सर्व सिद्धी असायच्याच याशिवाय मी दुसरे काही जाणीत नाही आणि समुद्रापासून उत्पन्न होणारा जो मेघ त्याच्या समुद्राने जगतास विशेष उपयोग होतो तसे श्रीकृष्णापेक्षा पार्थाचे भाग्य आज विशेष आहे लोखंडाला कनकाची दीक्षा देणारा परीस हा गुरु खरा परंतु जगाला व्यवहारात ज्याचा म्हणजे सोन्याचा उपयोग होतो त्याचीच योग्यता विशेष मानली जाते या उक्तीने गुरुत्वाला उणेपणा येतो असे कदाचित कोणी म्हणेल तर अग्नीचा प्रकाश जो दीप त्याची प्रशंसा केली असता ती जशी अग्नीचीच होते तशी देवांच्याच प्रसादाने पार्थाची शक्ती देवाहून विशेष आहे परंतु पार्थाची स्तुती केली असता त्याचे देवाला विशेष गौरव वाटते आणि पुत्राने मला सर्व गुणाने जिंकावे अशी बापाची इच्छा असते तीच श्रीकृष्णाची इच्छा परिपूर्ण झाली राजा फार काय सांगू कृष्ण कृपेने युक्त जो पार्थ तो ज्या बाजूला आहे तेच विजयाचे ठिकाण याविषयी तुला संशय कशास पाहिजे तेथे जर विजय नाही झाला तर विजयाचे विजय पण व्यर्थ होईल याकरता जेथे लक्ष्मी तेथे तिचा पती श्रीकृष्ण भगवान व जेथे पांडुपुत्र तेथे विजय असून भाग्योदयी तेथेच आहे जर श्री व्यासांच्या बोलण्यावर तुमचा भरोसा असेल तर मी जे आता बोललो ते खचित आहे असं समजा जेथे लक्ष्मीचा श्रीकृष्ण व भक्त कदंब अर्जुन हे आहेत तेथे मंगलाचा लाभ आणि सौख्य आहे हे माझे बोलणे जर असत्य होईल तर मी व्यासांचा शिष्य म्हणवणार नाही असे हात उभारून मोठ्याने गर्जना करून तो बोलला याप्रमाणे सर्व भारताचा सारांश संजयाने गीतेच्या अठराव्या अध्यायातील एका अठ्याहत्तराव्या श्लोकात आणून कुरुनायक जो धृतराष्ट्र राजा त्याचे हातात दिला अग्नी किती मोठा आहे परंतु वातीच्या शेवटाला लावला असता त्याच्या उजेडाने सूर्य मावळल्यावर जो अंधार पडतो त्याचे निवारण होते याप्रमाणे वेद अनंत असून त्याचे सार सव्वा लक्ष भारत केले व त्या भारताचा सारांश गीतेच्या सातशे श्लोकात आणला व्यासांचा शिष्य जो संजय त्याही गीतेच्या सातशे श्लोकातील शेवटला जो श्लोक तो व्यास शिष्य संजय याचा पूर्णोद्गार होय या एका श्लोकाने अज्ञानाचे मूळ समूळ जिंकून टाकले असे गीतेचे सातशे श्लोक ही गीतेची पदे म्हणजे पावले असून गीतेला घेऊन जात आहेत किंवा ही पदे नसून हे श्लोकही गीताकाशीची अमृतवृष्टीच आहे की काय किंवा हे श्लोक नव्हे तर आत्मराजाची सभा जी गीता त्या गीतारूप सभेचे हे आजचे सातशे श्लोकरूप खांबच आहे असे मला वाटते <clears throat> किंवा गीता ही सातशे श्लोकाने प्रतिपादन केलेली साक्षात भगवती देवीच आहे या देवीने मोहरूप महिषासुरास मारून ही आनंदाप्रत पावली आहे म्हणून या गीतारूप देवीचा जो काया वाचा मने करून सेवक होईल तो आनंदरूपी साम्राज्यपटाचा सार्वभौम राजाच होईल किंवा अज्ञानरूप जो अंधकार त्याला प्रतिज्ञेने जिंकणारे हे सातशे श्लोक नसून हे सातशे सूर्यच श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने प्रकाशित केले किंवा संसार मार्गाने चालणाऱ्यांना जे श्रम झाले त्यांचा परिहार होऊन विसावा घेण्याकरता सातशे श्लोक हे द्राक्षांचे वेलच असून ते गीतारूप मांडवावर पसरलेले आहेत किंवा श्रीकृष्ण आख्यान रूपी गीता सरोवरात सातशे श्लोक ही कमले असून त्यांचा गंध घेणारे भाग्यवान संत हे भ्रमरच होत किंवा हे श्लोक नव्हेत तर गीतेचा महिमा वर्णन करणारे हे सातशे स्तुतीपाठकच आहेत किंवा गीता रूप शहराला भोवतालून सातशे श्लोकाचा कोटच आहे म्हणून सर्व शास्त्रे गोपुरात वास करण्यासाठी आहेत किंवा आपला पती जो आत्मा त्याला प्रेमाने आलिंगन देण्याकरता गीता ही श्लोकरूपी बाहू पसरून नदी आहे असे वाटते किंवा गीतारूप कमलाचा गंध घेणारे हे श्लोक नसून भ्रमरत आहेत अथवा हे श्लोक गीतारूप सागराच्या लाटात आहेत किंवा श्रीहरिता गीतारूप ओढणारे हे घोडेत आहेत किंवा गीता ही गंगा असून इथे ठाई सर्व श्लोकरूपी तीर्थे नरावतार रूपी सिंहस्थ पर्वणी आल्यामुळे मिळावया झाली आहेत किंवा या श्लोक पंक्ती नसून चित्ताला अचिंत्य जे ब्रह्म त्याची प्राप्ती करून देणारे चिंतामणीच आहेत अथवा कल्पनातीत जे ब्रह्म ते प्राप्त करून देणारे हे कल्पतरूच आहेत असे हे सातशे श्लोक एकापेक्षा एक वरचढ आहेत तर यात लहान मोठे अशा वेगळेपणाने कोणत्या श्लोकांचे वर्णन करावे कामधेनुकडे बघितले म्हणजे जशी ती दुपती व आटलेली या गोष्टी संभवत नाही दिव्यामध्ये अगोदरचा व मागचा कोणता व सूर्याकडे पाहिले म्हणजे धाकटा किंवा मोठा हे समजत नाही आणि अमृत समु समुद्राला खोल किंवा उथळ हे म्हणता येईल काय कारण सर्वांची फळे एकच आहेत याप्रमाणे गीतेच्या सातशे श्लोकात पहिला व शेवटला हे म्हणता येत नाही पहा की सुवर्ण पारिजातकाच्या पुष्पात ताजी व शिळी असा भेद करता येईल काय आणि श्लोकात कमी जास्तपणा नाही याविषयी काय सिद्ध करू परंतु या गीताशास्त्रामध्ये सांगणारा व ऐकणारा या दोघात भेद नसून ते एकच स्वरूपच आहेत कारण गीताशास्त्रात श्रीकृष्ण सांगणारे व अर्जुन हा श्रीकृष्ण रूपच ऐकणारा या गोष्टी सर्वांना ठाऊक आहेत या गीतेत अर्थाने जे फल तेच पाठ करण्याने धट लावून मिळते म्हणून वाच्य व वाचक या दोघांनाही सारखीच योग्यता देणारे हे शास्त्र आहे म्हणून त्या गीतेविषयी जास्त सिद्ध करण्याचे राहिले नाही कारण गीता ही भगवंताची शब्दमय मूर्तीच आहे इतर शास्त्रांचे वाचन करून अर्थ समजल्यावर फलप्राप्ती झाली म्हणून ते शास्त्र म्हणजे ते शास्त्र नाहीसे होते तसे हे गीताशास्त्र नसून ते हे ओतप्रोत ब्रह्मस्वरूपच आहे काय सांगावे अर्जुनाचे निमित्त करून सर्व जगावर कृपा करण्याकरता श्रीकृष्णाने दुर्लभ असा ब्रह्मानंद सुलभ करून ठेवला असा पूर्ण कलायुक्त चंद्र चकोराच्या निमित्ताने प्रकाशित होऊन तिन्ही लोकांच्या तापाची निवृत्ती करतो अथवा गौतमाच्या निमित्ताने कळी काळरूपी ज्वराने पीडित झालेल्या जीवांच्या दोषांची निवृत्ती होण्याकरता श्री शंकराने गंगा या मृत्यूलोकी पाठवून दिली त्याप्रमाणे पार्थरूपी वत्साचे निमित्त करून श्रीकृष्णरूपी गायीने हे गीतारूप दूध देऊन सर्व जगाला संतोषित केले या गीताशास्त्राचे ठिकाणी जीवाभवाने बुडी द्याल तर गीतारूपच व्हाल अथवा पाठरूपाने जिभेला जर श्रम द्याल तर गीतारूपच व्हाल परिसाचे एक सामर्थ्य असे आहे की जो लोखंडाचे एके बाजूस लागला असता सर्व लोखंड आपोआप सुवर्णमय होते तशी गीता पाठरूपी वाटेतील एका श्लोकाचे पद मुखाला लावाल न लावाल तोच ब्रह्मत्वाची पुष्टी अंगात येईल अथवा गीता पाठ करण्याविषयी तोंड वाकडे करून जर कुशीवर वळाल तर ती अक्षरे कानात पडली तरी त्यांचेही फल तेच येईल गीतेचे औदार्य काय सांगावे की जे आपल्या श्रवणाने पाठाने व अर्थाने मोक्षाशिवाय दुसरे फळच देत नाही जसा समर्थदाता कोणालाही विमुख लावी लावित नाही तशी म्हणून जितके शहाणे आहेत त्याने एक गीतेचे सेवन करावे या वाचून इतर शास्त्रांचे सेवन करून काय प्राप्त होणार आहे <coughs> आणि श्रीकृष्ण व अर्जुन यांनी जे नुसते संभाषण केले ते श्री व्यासाने हातात घेता येईल तितके सुलभ केले मुलाला आई प्रेमाने जेव घालण्यास बसली म्हणजे त्याला जसे गिळता येईल तसेच लहान घास करते किंवा अफाट जो वायू तो आपल्या हातात यावा म्हणून शहाणाने जशी पंख्याची योजना केली तसे शब्दाने जे कळावयाचे नाही त्याचे अनुष्ठभ छंद करून स्त्री शूद्र आदी करून सर्वांच्या बुद्धीला जे सुलभ करून ठेवले स्वाती नक्षत्राच्या पाण्यापासून जर मोती उत्पन्न झाली नसती तर स्त्रियांची अंगे कशाने शोभिवंत झाली असती नाद ब्रह्म जर वाद्यात आले नसते तर नाद आपल्यास कसा कळला असता फुले जर नसती तर वास कसा घेता आला असता पक्वांना जर गोडी नसती तर जिभेला कशी प्राप्त झाली असते आरसा जर नसता तर डोळ्याला आपले रूप कसे पाहता आले असते निराकार श्री गुरु जर आकारास आले नसते तर उपासकांना कशी सेवा करता आली असती तसे अगणित जे ब्रह्म ते गीतेच्या सातशे श्लोकांच्या रूपाने जर प्रकट झाले नसते तर कोणालाही जाणता आले असते का मेघ समुद्राचेच पाणी वर घेऊन वृष्टी करून सर्वांचा उपयोग करतो तरी लोक मेघाचीच आशा करतात कारण अमर्याद जो समुद्र त्यापासून कोणाचाच उपयोग होत नाही म्हणून जे वाणीला देखील प्राप्त होत नाही ते व्यासाने जर हे उत्तम श्लोक केले नसते तर ऐकावयाला किंवा मुखाने तरी वर्णन करावयाला कसे काले असते याकरता श्रीकृष्णाची जी उक्ती तिची गीतेच्या रूपाने व्यासाने रचना केली म्हणून सर्व जगतावर त्यांचा मोठा उपकार झाला आहे आणि आता तोच गीतार्थ मी व्यासांची पदे पाहून पाहून शुद्ध मराठी भाषेत ऐकण्याजोगा केला ज्या गीतार्थाचे यथार्थ वर्णन करण्याविषयी व्यासाधिकांचे देखील ज्ञान साशंक होते त्या गीतेचे मी हे गरिबाने व्याख्यान केले परंतु गीतारूप ईश्वर हा अत्यंत भोळा आहे म्हणून व्यासांच्या भाषणरूपी पुष्पमाला धारण करतो व आमचे गरिबाचे दुर्वांकुरासही नाही म्हणत नाही आणि क्षीरसमुद्राचे काठाला हत्तीचे समुदाय पाणी पिण्यास येतात तेथे त्यांना तेवढी परवानगी असून मुर मुरकुटाना तो माघारी लावतो का पंख न फुटलेल्या पाखराला जरी उडता आले नाही तरी ते आकाशातच राहते व सर्व गगनाचे आक्रमण करणारा गरुडही त्या आकाशातच राहतो राजहंसाची मंदगती सर्व जगतात उत्तम असली म्हणून दुसऱ्या कोणी चालू नये की काय कलशात पुष्कळ साठवण असल्यामुळे पुष्कळ पाणी मावते पण चूल लहान असली तरी तिच्या मनाने ती पाणी येत नाही का मशाल मोठी असल्यामुळे तिथे तेज मोठे पडते पण वाद जरी लहान असली तरी तिच्या मानाने तिथे तेज पडतेच की नाही समुद्राच्या विस्ताराप्रमाणे त्यात आकाशाचे प्रतिबिंब मोठे दिसते पण ते डबक्यातही डबक्याचे मानाने दिसतेच त्याप्रमाणे व्यासादिकांच्या महामतीने या ग्रंथाविषयी विचार करावा व आम्ही स्वस्थ बसावे ही गोष्ट युक्तीला जुळत नाही ज्या समुद्रामध्ये मंदराचरासारखे महान महान जलचर वास करतात त्याचे वैभव पाहून लहान माशाने तेथे राहूच नाही की काय अरुण हा सूर्याचे सन्निध आहे म्हणून तो सूर्यास पाहतो आणि पृथ्वीवर जी लहान मुंगी आहे ती त्याकडे पाहत नाही की काय यास्तव आम्ही प्राकृत जनाने गीतेचे देशभाषेत वर्णन केले ही गोष्ट अयोग्य आहे असे म्हणण्याचे कारण नाही आणि बापाच्या मार्गाने लहान मूल जर चालू लागले तर ज्या स्थानाला बाप गेला त्या स्थानाला ते पोहोचू शकणार नाही का तसा मी व्यासांचा माग घेत आणि भाष्य करायला वाटा विचारी चालू असता मी जरी अयोग्य आहे तरी व्यास ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणाला पावणार नाही तर कोठे जाईन आणि ज्या परमेश्वराच्या क्षमेने पृथ्वी स्थावर जंगम विश्वाचा उपद्रव सहन करते व ज्या परमेश्वराच्या अमृताने चंद्र सर्व जगाच्या तापाची निवृत्ती करून शांत करतो ज्या परमेश्वराच्या अंगाच्या तेजाने सूर्याला तेज प्राप्त झाले आहे म्हणून तो सर्व जगाला अंधारापासून प्राप्त होणारे संकट दूर करतो ज्या परमेश्वराच्या सत्तेने समुद्राला उदक मिळाले आहे व पाण्याला माधुर्य व माधुर्याला सौंदर्य प्राप्त झाले ज्या परमेश्वराच्या सत्तेने वाऱ्याला गतिरूप बल आकाशाला विस्तार व ज्ञानाला उज्ज्वल सार्वभौमत्व प्राप्त झाले ज्याच्या सत्तेने वेदाला बोलण्याची शक्ती सुखाला आनंदितपणा हे असो परंतु ज्याच्या योगाने सर्व विश्वाला रूप प्राप्त झाले आहे तो वस्तुमात्राकार उपकार करणारा समर्थ सद्गुरू श्री निवृत्तीनाथ माझे अंतकरणात शिरून वास करीत आहे तेव्हा आता आयती तयार जी गीता ती मी जगताला मराठी भाषेने सांगण्याला समर्थ झालो आहे यात आश्चर्य ते काय श्री गुरूंच्या नावाने डोंगरावर मातीची द्रोणाचार्यांची मूर्ती स्थापून त्यांची सेवा करून एकलव्य कोळ्याने आपल्या विद्येची कीर्ती त्रिजगतात सर्वमान्य करून घेतली चंदनाचे आसपास असलेले वृक्ष त्याच्या अंगच्या सुगंधाने सर्व चंदन होतात व वसिष्ठाने स्वीकारलेली छाटी आपले तेजाने सूर्याबरोबर भांडू लागले मग मी तर सद्गुरुमय चित्ताने युक्त आणि माझा सद्गुरु समर्थ धनी जो दृष्टीने अवलोकन केल्याबरोबर आपले स्वरूप देतो असा आहे अगोदरच उत्तम दृष्टी असून त्यात सूर्याचे तेजाची मदत मिळाल्यावर मग दिसणार नाही अशी कोणती गोष्ट आहे म्हणून श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात की माझे तोंडातून निघणारे नवे श्वासोश्वास देखील प्रबंध होतील कारण श्रीगुरूंच्या कृपेने काय होणार नाही <coughs> याकरता मी गीतेचा अर्थ मराठीत अशा रीतीने सोपा केला की तो लोकांच्या नजरेने पाहण्यास योग्य होईल परंतु मराठी भाषेत गीतेचा अर्थ स्पष्ट केला येतो जरी कोणी वक्ता नसला तरी नुसती वाक्यच वाचली वाचली असता उदासीनं न दिसता स्पष्टपणे समजतो म्हणून गीतेचे वक्तृत्व करणाऱ्याच्या बोलण्याला माझा अर्थ भूषणेच होतात व गाणारा नसला तरी नुसती वाचली असता वक्ता जरी नसला तरी उणेपणा दिसत नाही दागिने सुंदर अंगावर न घालता <clears throat> नुसते जरी ठेवले तरी ते जसे शोभिवंत दिसतात अथवा ते जरी अंगार घातले तरी शोभा देतीलच परंतु या दोन गोष्टी एके ठिकाणी कधी मिळतात किंवा मोत्याची जात जशी आहे की ती सोन्याला अनुकूल होऊन शोभा देतात कदाचित सोने नसले तरी ती नुसती सडीच अंगाने शोभा देतात अथवा वसंत ऋतूतील वाटोळी मोगरेची फुले जशी गुंफून गजरा केला अथवा मोकळीतली तरी त्यांचे वासात कमीपणा नसतो तसा गाणारा भेटला तरी त्याला शोभा देतो व गाणारा नसला तरी त्याचे तेज पडते असा सर्व लाभदायक ओवी प्रबंधाने मी हा ग्रंथ केला आहे या ग्रंथात आबालवृद्धास समजण्याजोग्या ओव्यांच्या प्रबंधाने सर्व ब्रह्मरसाने भरलेल्या अशा अक्षरांची योजना केली आहे चंदनाच्या झाडाजवळ गेल्यावर वास घेण्यास त्याला फुले नाहीत म्हणून खिन्न होण्याचे कारण नाही का की त्याचे सर्वांग सुगंधमयच आहे तसा हा माझा ग्रंथ श्रवणात म्हणजे कानात पडता क्षणीच समाधी आणतो मग त्याचे व्याख्यान ऐकल्यावर तो पुन्हा ऐकण्याविषयी नाद लावणार नाही तर काय या माझे ग्रंथाचा पाठ करीत असता जर वक्तृत्व केले तर त्यापासून उत्पन्न होणारी गोडी अमृतालाही मागे टाकते असे अमृताहून सुरस ते कवित्व श्री गुरुप्रसादाने उत्पन्न झालेले याच्या श्रवणाने व मनन निधिध्यास यास जिंकले आहे हे वाटेल त्यास आत्मरूपाच्या आनंदाचा शेलका वा वाटा घेऊन व श्रवणाकडून सर्व इंद्रियांची तृप्ती करवेल आपल्या शक्तीने चतुर चकोर पक्षी चंद्राचे अमृताचा जसा उपभोग घेतात तसा सर्वांना उपभोग घेता येत नाही तरी चांदण्याचा उपभोग सर्वांस येतो तसा या अध्यात्मशास्त्रापासून जितेंद्रिय जे पुरुष अधिकारी आहेत त्यांनाच खरा आनंद प्राप्त होतो परंतु इतर लोकांना वाणीच्या सौंदर्यापासून सुख होते अशा प्रकारचे श्री गुरु निवृत्तीनाथांचे खरे ऐश्वर आहे म्हणून हा माझा ग्रंथ नसून त्यांच्या कृपेचे वैभवच होय क्षीरसिंधूच्या पलीकडे पार्वतीचे कानात श्री शंकरांनी जे ज्ञान सांगितले केव्हा सांगितले ते माहीत नाही ते ज्ञान क्षीरसमुद्रामध्ये माशाचे पोटात जे गुप्त रूपाने होते त्यांना प्राप्त झाले ते मत्स्येंद्रनाथ सहज संचार करीत असता सप्तशृंगावर आले तेथे त्यांचे अवयव भंगलेले होते असे चौरंगीनाथ हे मत्स्येंद्रनाथांचे दर्शन होण्याबरोबर सर्व अवयवाने परिपूर्ण झाले मग त्या अचल समाधीचा उपभोग घ्यावा या इच्छेने ते आपले ऐश्वर मत्स्येंद्रनाथाने गोरक्षनाथात दिले त्या मत्स्येंद्रनाथाने योगरूप कमिलीने कमलीने धारण करणारे सरोवर व विषय विध्वंस करण्याविषयी महशूर असे ते गोरक्षनाथ त्याजला आपले योगेश्वराचे पदावर बसून राजाभिषेक केला त्यानंतर शंकरापासून परंपरेने आलेले जे अद्वयानंद सुख ते गहिनीनाथ यांनी गोरक्षनाथापासून संपूर्ण संपादन केले मग कलीने सर्व भूतांचा ग्रास केलेला आहे असे पाहून गहिनीनाथाने श्री निवृत्तीनाथांना अशी आज्ञा केली की आदि गुरु शंकरापासून शिष्य परंपरेने जे हे बोधाचे ऐश्वर आमचे कुलात प्राप्त झाले आहे ते तू घेऊन कलीने त्रस्त केलेल्या जीवांना दुःखापासून सर्व प्रकारे मुक्त कर अगोदर श्री निवृत्तीनाथ हे दयाळ असून त्यात श्री गुरूंची आज्ञा झाल्यावर त्यास परमानंद परमानंद झाला जसा मेघवृष्टी करण्याविषयी स्वतः उत्सुक असून त्यातच वर्षाकाळ आल्याबरोबर तो अत्यंत खवळतो तसा मग पीडित झालेल्या जनांना दुःखापासून सोडवावे या कळकळीने गीतेचा अर्थ करण्याचे मेषाने ब्रह्मरसाचा जो त्याने वर्षाव केला तो हा ग्रंथ होता तेथे मी चातकासारखा गुरुचा प्रसाद प्राप्त व्हावा अशी इच्छा करून बसलेला अन्य अनन्य शिष्य पाहून मजवर त्यांनी कृपा केली म्हणून मी या यशास प्राप्त झालो अशा प्रकारे करून गुरुपरंपरेने प्राप्त झालेले समाधीधन एके ठिकाणी बांधून श्री निवृत्तीनाथाने मजला दिले एरवी मी अध्ययन केले नाही व काही ऐकले नाही व तसेच स्वामींची सेवा करण्याचेही मला ज्ञान नाही मग ग्रंथ करण्याची योग्यता कोठून येणार परंतु वास्तविक पाहिले असता श्री गुरुने माझे निमित्त करून जो ग्रंथ केला त्या योगाने सर्व जगाचे संरक्षण झाले आहे याचकरता मी पुरोहिताप्रमाणे जे काही न्यूनाधिक बोललो असेल ते तुम्ही आईप्रमाणे सहन करा शब्दांची रचना कशी असावी कशी करावी व त्याचा अर्थ कसा धरता असावा व अलंकार कशाला म्हणतात हे मला माहीतही नाही कळसूत्री बाहुले जसे सूत्रधराने हलवल्याप्रमाणे हलते तसे माझ्या गुरुने जे जे अंतःकरणात प्रकाशित केले ते मी बोलू म्हणून माझ्या ग्रंथातील गुणदोष सहन करा असे मी म्हणत नाही कारण गुरुने मजजवळ ठेवलेला जा जांगड ग्रंथ मी आपल्यापुढे मांडला आहे आणि तुम्हा संतजनांच्या सभेत एखाद्या गोष्टीचा उणेपणा नाहीसा न होईल तर लढीवाळपणे तुम्हावरच दोष येईल लोखंडाचा कमीपणाचा लोखंडाचा कमीपणा परिसाच्या स्पर्शाने जर नाहीसा नाहीसा होणार नाही तर त्याचा दोष कोणाकडे येईल ओहोळाने इतकेच करावे की गंगे जाऊन मिळावे मग जर त्याला ते आपल्यात स्वीकार करून न घेईल तर त्याच्याकडे काय दोष आहे म्हणून महद्भाग्याच्या योगाने मी तुम्हा संतजनांच्या पायाजवळ आलो आहे तर आता या जगात जगतात मला काय कमी आहे अहो काय सांगावे माझ्या गुरुने तुम्हा संतजनांची भेट करून दिली त्या योगाने माझी सर्व इच्छा पूर परिपूर्ण झाली असे पहा की तुमचेसारखे अनुकूल माहेरघर मला मिळाले म्हणून हा ग्रंथ करण्याचा माझा छंद सिद्धीच गेला एरवी सर्व पृथ्वी निखळ सोन्याचे करता येईल व कुलपर्वत चिंतामणीचे करता येतील सात समुद्र अमृताने भरण्यातही सोपे आहे ताऱ्यांना चंद्र करणे हेही कठीण नाही कल्पतरूचे बाग लावण्यात काही कठीण नाही या सांगितलेल्या सर्व गोष्टी तपाच्या बळाने करता येतील परंतु गीतेच्या अर्थाचे वर्म गुरुप्रसादाशिवाय समजा नाही तो मी सर्व प्रकारे मुका असून गुरूंच्या कृपेने गीतेचा अर्थ मराठीत अशा रीतीने केला आहे की सर्व लोकांना प्रत्यक्ष डोळ्याने दिसावा व त्याच्याच कृपेने एवढा ग्रंथरूपी सागर तरुण पलीकडे कीर्तीरूप विजयाचा झेंडा नाचविला गीतेचे अर्थरूप देवालय अठरावे अध्यायरूपी सुद्धा रचून त्यात श्रीगुरूंचे लिंग स्थापन करून यांची पूजा केली गीता ही निष्कपट आई असून मुमुक्ष ही जी तिची लहान पोरे त्यांची व तिची चुकामुख पडून जी ते सैरावेरा हिंडतात त्या माय लेकरांची गाठ पडणे गाठ पाडणे हा तुम्हा संतजनांचा धर्म आहे ज्ञानदेव म्हणतात की तुम्ही संतजनांनी जी कृपा केली व त्यामुळे मी जे बोललो ते अल्प फार काय सांगू हा ग्रंथ शेवटाच गेल्यामुळे मला माझ्या सर्व पूर्व पुण्याचे फळ तुम्ही प्राप्त करून दिले मी तुमच्यावर भरोसा ठेवून जी जी इच्छा केली ते सर्व तुम्ही पुरवून मी सुखास पात्र झालो हे गुरु तुम्ही माझ्याकरता जी गीतार्थरूपी ग्रंथाची नवी सृष्टी केली ती पाहून आम्ही विश्वामित्राच्या सृष्टीला हसलो कारण ती नाशवंत सृष्टी त्रिशंकू राजाने राजाचे उद्देशाने ब्रह्मदेवास कमीपणा आणावा या हेतूने विश्वामित्राने उत्पन्न केली तशी ही आपण केलेली सृष्टी नाशवंत नसून शाश्वत आहे शंकराने आपला भक्त उपमन्यू याच्या ममतेने त्याच्याकरता क्षीरसागरही उत्पन्न केला तो जर या ग्रंथाच्या बरोबर आहे म्हणावे तर तो विषगर्भ आहे समुद्रमंथनाच्या वेळेस याच्यातून हलाहल विष निघाले प्राणीमात्राला अंधकार व निशाचर यांची पीडा होऊ नये म्हणून त्यांनी धावा केला असता सूर्याने त्यांच्या दुःखाचा आपले तेजाने परिहार केला खरा परंतु त्याच्या तेजाचे उष्णतेने जीव मात्राला त्रास होतो हा त्याच्यात कमीपणा आहे तप्त झालेल्या जगास चंद्राने आपल्या चांदण्याने शांत केले तो चंद्र कलंकाने युक्त आहे म्हणून त्या दोषयुक्त चंद्रासारखा हा ग्रंथ आहे असे कसे म्हणावे याकरता तुम्ही जनाने माझ्याकडून त्रैलोक्याला उपयोग व्हावा म्हणून जो ग्रंथ करविला तो अनुपम आहे फार काय सांगावे तुमच्या कृपेने हे धर्मरूप कीर्तन शेवटास गेले तर माझे आता इतकेच काम राहिले आहे की आपली सेवा करावी आता यावर विश्वस्वरूप सद्गुरू यांनी माझ्या वाघयज्ञ करून संतुष्ट होऊन मजला हा प्रसाद द्यावा की दुष्टांचा कुटीलपणा जाऊन त्यांना सत्कर्माची प्रीती उत्पन्न होवो व जीवमात्राची एकमेकांवर मैत्री वाढवं या व विश्वामधील पापरूपी अंधकार नाहीस होऊन स्वधर्मरूपी सूर्य उगून त्याचा प्रकाश होवो आणि प्राणीमात्राच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या पूर्ण होत या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करणाऱ्या भगवत भक्तांच्या समुदायांची सर्व भूतांना सद्भावी करून सदोदित भेट हो ते भक्तजन कसे आहेत तर चालते बोलते कल्पतरूचे बाग जिवंत चिंतामणीचे गाव किंवा अमृताचे चालते होते समुद्रच हो जे कलंकरहित प्रतिचंद्र संसाररूपी अंधकार दूर करून शांती सुख देणारे प्रतिसूर्य असे भगवत भक्त ते सकल जीवांना प्रिय होत फार काय सांगावे सर्व त्रैलोक्य सुखाने परिपूर्ण होऊन प्राणीमात्राला हरीचे अखंड भजन करण्याची इच्छा हो आणि या ग्रंथावरच त्या ज्यांचे उपजीवन आहे त्यांना इहलोकचे व परलोकेचे सुख प्राप्त हो तेव्हा सद्गुरू प्रसन्न होऊन म्हणाले की तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व होईल असे वरप्रदान मिळाल्याने श्री ज्ञानदेव फार संतोषित झाले याप्रमाणे कलियुगामध्ये महाराष्ट्र देशात श्री गोदावरीच्या दक्षिण तीरास त्रैलोक्यात पवित्र व अनादे पंचक्रोश क्षेत्र नेवासे ज्या ठिकाणी सर्व जगताचे जीवनसूत्र श्री मोहनी राज आहेत त्या क्षेत्रात सकल कलाने संपूर्ण व पृथ्वीचा धनी व न्यायाने प्रजेचे पालन करणाऱ्या यदुकुलास भूषण देणारा रामराजा राज्य करीत होता त्यावेळेस ज्या निवृत्तीनाथ महाराजांची परंपरा श्री शंकरापासून आहे त्यांचे शिष्य ज्ञानदेव यांनी श्रीमद भागवत गीतेस मराठी भाषेचे लेणे केले याप्रमाणे भारतातील प्रसिद्ध भीष्म पर्वात श्रीकृष्णार्जनांचा जो उत्तम संवाद झाला जे उपनिषदांचे सार असून सर्व शास्त्रांचे माहेर व परमहंस साधूंचे क्रीडा करण्याचे सरोवरच आहे त्या गीतेचा अठरावा अध्याय हा कळस आहे असे श्री निवृत्ती महाराजांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात उत्तरोत्तर या ग्रंथाच्या पुण्यरूप संपत्तीने जीव मात्राला सर्व सुखाचा पूर्ण लाभ हो शके बाराशे बारा मध्ये ही टीका ज्ञानेश्वर महाराजांनी करून सच्चिदानंद बाबाने अति आदराने लिहिली